नारायणं नमस्कृत्य नरञ्चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये नमामि सद्गुरुं शान्तम् सच्चिदानन्दविग्रहम् पूर्णब्रह्मपरानन्द मीशमालन्दिवल्लभम् गोपालकृष्णभगवान् माौली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु महाराज सद्गुरु तुकाराम महाराज की जय भगवान की जय कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी કૃષ્ણ હરિ જય જય રામ કૃષ્ણ હરે રામ કૃષ્ણ હરિ જય જય રામ કૃષ્ણ હરે રામ કૃષ્ણ હરિ જય જય રામ કૃષ્ણ જય જય રામ કૃષ્ણ હરિ જય જય રામ કૃષ્ણ હરે રામ કૃષ્ણ હરિ જય જય રામ कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी वाजवा राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी રામ કૃષ્ણ હરે જય જય રામ કૃષ્ણ હરે જય राम कृष्ण हरे जय जय राम रामकृष्ण हरे कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय कृष्ण हरी कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय रामकृष्ण हरी जय कृष्ण कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हे जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी गोपाल कृष्ण भगवान की जय जय श्री राधे भगवते वासुदेवाय श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वते नमः श्रीगुरुभ्यो नमः व्यासवाच इति ब्रुवानं संस्तूय मुनीनां दीर्घसत्रिणां वृद्धकुलपतिसूतं भव्रचः शौनको ब्रवीत भगवान श्री पांडुरंग परमात्मा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्व माऊली संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज वैराग्य राग रसिक जगद्वंद्य संत शिरोमणी श्री तुकोबाराय आदी करून सर्व संत मांदियाळी सर्वांच्या असीम अपार आणि अपूर्व अशा कृपानुग्रहामुळे पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावनतीरावर संजीवन समाधीस्थ ज्ञानोबारायांच्या या अलंकापूर नगरीमध्ये वैकुंठवाशी प्रातस्मरणीय ब्रह्मीभूत मस्तरम बाबा यांच्या आशीर्वादाने आक्कांच्या प्रयत्नातून सर्व साधू संतांच्या आशीर्वादातून भगवान परमात्म्याची वाङ्मय प्रतिमूर्ती श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ आपण सर्वांनी प्रारंभ केलेला आहे या ज्ञान यज्ञाकरता उपस्थित सर्व संत गुरुबंधू श्रोते सज्जन आणि माता भगिनी भागवत या शब्दाचा अर्थ सांगत असताना जे जे भगवान परमात्म्याच्या संबंधी आहे ते सगळं भागवत आहे असं सांगितलेलं आहे भगवान परमात्म्याचा संबंध ज्या ज्या वस्तूशी आला किंवा ज्याने ज्याने आपला संबंध भगवान परमात्म्याशी प्रस्थापित केला त्या सर्व वस्तू भागवत होऊन जातात म्हणून श्रीमद भागवतामध्ये केवळ भगवंताचं चरित्र नाही तर अनेक भागवतांचं चरित्र आहे श्रीमद भागवताचं काय महात्म्य आहे हे आपण काल पाहिलं त्यानंतर श्रीमद भागवत ग्रंथाला प्रारंभ केला अनेक अवताराच्या कथा सायंकाळच्या सत्रामध्ये आपण ऐकल्या प्रथम स्कंदातील चतुर्थाध्यायाला या ठिकाणी व्यासमहर्षी प्रारंभ करतात पहिल्याच श्लोकामध्ये सूत महाराजांची स्तुती करून शौनक ऋषींनी सूत महाराजांना प्रश्न विचारला आपण काल ऐकलं अठ्ठ्याऐंशी हजार शौनक ऋषी नैमिषारण्यामध्ये दीर्घ असं यज्ञसत्र करत आहेत आणि यज्ञसत्र संपल्यानंतर मग भगवंताची कथा ऐकतात त्यांना कथा सांगण्याकरता सुत महाराज त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि म्हणून सुत महाराजांना शौनक ऋषींनी अनेक प्रयत्न प्रश्न केले अनेक प्रश्न केले आणि या प्रश्नातूनच श्रीमद भागवताचा संवाद उत्पन्न झालेला आहे सहा प्रश्न मुख्य विचारले आणि त्या प्रश्नाचं उत्तर म्हणून सूत महाराज श्रीमद भागवताची कथा शौनक ऋषींना सांगतात महाराजांचं एक प्रमाण आहे जो कोणी प्रश्न विचारील जो कोणी सांगेल त्या दोघांचा उद्धार होईल करील जो प्रश्न केलो जो कथा करील जो प्रश्न केलो जो कथा करील जो प्रश्न सांगेल जो कथा करील जो प्रश्न सांगेल जो कथा श्रवण करिता करिता दोगे श्रवण श्रवण त्यांच्या प्रश्नातून आपल्या सर्वांचा उद्धार होतो म्हणून प्रश्न विचारला सूत महाराजांना शौनकृषी म्हणतात हे भागवत कधी निर्माण झालं हे भगव भागवत कोणी लिहिलं कोणत्या युगामध्ये लिहिलं आणि कशा करता लिहिलं आणि म्हणून या भागवताचा उत्पत्तीचा हेतू या ठिकाणी सूत महाराज शौनक ऋषींना सांगतात द्वापरे समनुप्राप्ते तृतीये युगपर्यये जात पराशराद्योगी वासव्याम कलया हरे चार युगापैकी तिसरं युग सुरू होतं तेव्हा महर्षी पराशरांच्या पासून वसुकन्या सत्यवी सत्यवतीच्या ठिकाणी भगवंताचे कलावतार अशा योगी व्यासांचा जन्म झाला आणि व्यास महर्षींनी आपल्या जीवनामध्ये असं काही कार्य केलं व्यास कोणाला म्हणतात व्यास हे साक्षात भगवान परमात्म्याचे अवतार आहेत व्यास महर्षीने जे कार्य केलं साहित्याच्या बाबतीमध्ये ते अजून कोणी केलं नाही ज्ञानोबरायांनी तर असं म्हटलंय जगामध्ये असलेलं जेवढं साहित्य आहे ते सगळं व्यासांचं उष्ट आहे म्हणून महाभारती जे नाही ते नोहेची लोके त्रयी या कारणे म्हणिपे पाही व्यासोश्चिष्ट जगत्रय पहिल्यांदा व्यास महर्षींनी काम केलं वेदाचे चार विभाग केले बरं का वेद पहिला एकच होता आणि एकच वेद असल्यामुळे कळत नव्हतं काही कारण वेदामध्ये विषय वेगवेगळे आलेले आहेत असं म्हटलंय परोक्षवादो ही वेदोयम बालानाम अनुशासनम आता जशी आपली देवडीकर परत आहे गाथेची याच्यामध्ये अभंग जे आहेत ते वेगवेगळ्या विषयाचे अभंग आलेले आहेत कधी उपदेशपर अभंग येतो लगेच नामपर अभंग येतो कधी स्थितीपर अभंग येतो कधी अद्वैतपर अभंग येतो अभंगाचे अर्थ करत असताना तो कोणत्या प्रकरणात आलेला आहे याच्याकडे पाहून मग त्याचा अर्थ करावा लागतो एका अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा आणि दुसऱ्या अभंगामध्ये लगेच म्हणतात जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय तव तू आपुले स्वहित पायी तीर्थयात्रे जाय चुकू नको लोक काय करतात आपल्याला अनुकूल तेवढं प्रमाण शोधून ठेवतात समजा वारी जवळ आली म्हटलं चला वारीला आलो असतो पण तुकाराम महाराजांनी सांगितलं ठाईच बैसोनी करा एक चित्त याच्याकरता तुकाराम महाराजांनी तो अभंग लिहिलाय का म्हणजे तो अभंग कोणत्या प्रकरणात आलाय ह्याच्यावरून त्या अभंगाचा अर्थ करायचा असतो लक्षात ठेवा तसं वेदामध्ये सुद्धा अनेक प्रकरणं आलेली आहेत कर्मकांड आहे उपासनाकांड आहे ज्ञानकांड आहे आणि सगळे एकत्र होतं सगळं आता वेगवेगळे वेद आहेत तरी आपल्याला नेमका वेदातला अर्थ काय त्या शब्दांचा कळत नाही वेदापर्यंत आपण पोचतच नाही म्हणा पण मग व्यास महर्षींनी काय केलं जसं जोग महाराजांनी आपली तुकाराम महाराजांची जी गाथा आहे त्या गाथेमध्ये काय केलं प्रकरण पर अभंग वेगवेगळे काढले उपदेशपर अभंग वेगळे नामपर अभंग वेगळे स्थितीपर अभंग वेगळे म्हणजे अभंगाची प्रकरणं कोणती आहेत हे आपल्या लगेच लक्षात येतं आद्वैत प्रकरणातला अभंग आहे नामपर प्रकरणातला अभंग आहे मग याचा अर्थ नामपरच लावला पाहिजे तेव्हा जसं व्यास महर्षींनीही तेच कार्य केले तेच कार्य जोग महाराजांनी केले जोग महाराजां जोग महाराज सुद्धा वारकरी संप्रदायातले व्यास महर्षी आहेत असं म्हणायला हरकत नाही पूर्ण वेद होता ते वेदाचे चार विभाग केले पहिल्यांदा व्यास महर्षी कोणते कोणते चार विभाग केले सामवेद यजुर्वेद ऋग्वेद आणि अथर्ववेद असे वेदांचे चार विभाग केले विभजती वेदान इति व्यासा म्हणून व्यास महर्षींना काय म्हटलंय व्यास वेदाचे चार विभाग केले पण तरी वेद कुठे लक्ष देतो कोणाच्या हो कारण वेद ज्यावेळेस बोलतो परोक्ष भाषेने बोलतो वेदाचं तात्पर्य आपल्याला माहिती नसतं ज्याप्रमाणे आई मुलाला सांगते हे बाळा तू गुळ घे औषध घे मग मी तुला गुळ देईल आता गुळ देण्यामध्ये तात्पर्य आहे का औषध देण्यामध्ये तात्पर्य आहे औषध देण्यामध्ये तात्पर्य महाराजांचं प्रमाण सुद्धा आहे औषध देऊन चाळविले बाळा औषध देऊनी चाळविले बाळा औषध देऊनी चाळविले बाळा औषध देऊनी चाळविले बाळा औषध देवणी चाळविले बाळा औषध चाळविले औषध देऊन चालत दिले बाळा औषध देऊन चालत दिले बाळा गुळा दृष्टी पुढे दावोनिया बाळा दृष्टी पुढे पुढे औषध देऊनी चाळविले बाळा दाऊन या गुळा दृष्टी पुढे तुम्ही असल्यामुळे आबा मग अशी नवीन प्रमाण आम्हाला ऐकायला मिळते वादो ही वेदोयम बालानाम अनुशासन वेद आपल्याला कळत नाही वेदाला नेमकं काय म्हणायचंय हे आपल्याला कळत नाही कारण वेद परोक्ष बोलतो वेदामध्ये सांगितलं असेल एखाद्या यज्ञामध्ये सोमपान करा पण सोमपान करण्यामध्ये वेदाचं तात्पर्य नाही रोजच सोमपान करणार आहे त्याला सांगितलं फक्त यज्ञामध्येच करा म्हणजे त्याला तेवढी तरी मर्यादा घालण्याकरता वेदाने तिथे तेवढा आदेश दिलेला असतो निवृत्ती निवृत्ती इष्टा लोके व्यायाम मिशमद्द सेवा नाही तत्र चोदना असं म्हटलेलं आहे निवृत्ती इष्टा असं म्हटलेलं आहे आणि म्हणून वेद आपल्याला कळावे म्हणून व्यास महर्षींनी पुन्हा महाभारत लिहिलं बरं का कारण जे वेदामध्ये आहे तेच महाभारतामध्ये सगळं आहे कारण वेद जो आहे हा कृपण आहे वेद संपन्न होय ठाई परी कृपनाईसा आन नाही जो कानी लागला तिही वर्णाच्याची श्री शुद्रादिका आबोला धरून ठेला मग व्यासमर्षींना दया आली व्यासमर्षींनी महाभारत लिहिलं नवे नवे वेदामध्ये आलेली जी तत्व आहेत वेदामध्ये आलेली जी प्रमय प्रमेय आहेत ती तुम्हाला आम्हाला कळावीत म्हणून व्यास महर्षींनी सतरा पुराणांची रचना केली कारण इतिहास पुराणाभ्याम वेदो सम उपबृहित असं म्हटलेलं आहे म्हणजे वेदाचा अर्थ करायचा असेल तर इतिहास आणि पुराणाच्या द्वारा करायचा आणि म्हणून तुम्हाला आम्हाला वेद कळेलच सांगता येत नाही म्हणून पुराणांची रचना केली सतरा पुराणं झाली महाभारतासारखं मोठं काव्य झालं आणि एवढं सुद्धा व्यास महर्षींच्या मनामध्ये थोडासा असंतोष होता बऱ्याच वेळेला असं होतं काही लोक समाजकार्य खूप करतात खूप समाजकार्य केलं परंतु आत्मोद्धाराकरता काहीच केलं नाही समाजकार्य हे पुण्याचं कार्य आहे कारण जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे परंतु जसा ईश्वर बाहेर आहे तसा तो ईश्वर आपल्यामध्ये आहे हेही मनुष्याने विसरून चालता येणार नाही वैकुंठ असे गुरुवर्य नथुसिंग महाराजांच्या मुखातून ऐकलं होतं प्रमाण काय त्यांच्या मुखातून ऐकलं तेवढंच प्रमाण ते म्हटले एकदा गाडगे महाराज देहूला मारुती महाराज गुरव यांच्याकडे येऊन रडायला लागले अहो तुम्ही एवढं चांगलं कार्य केलं तुम्ही का रडता ते म्हटले अहो मी समाजाकरता किती मोठं कार्य केलं गाडगे महाराजांना गाडगे महाराज का म्हणतात ते फक्त एक गाडगं घेऊनच फिरायचे अंगावर चिंध्या घालायचे माझ्या भारत देशामध्ये इतके लोक असे काही लोक आहेत की ज्यांना अंगावर पुरेसे कपडे मिळत नाहीत म्हणून गाडगे महाराज म्हटले मी सुद्धा गोदडीच अंगावर घेणार माझ्या भारत देशामध्ये लोकांना कपडे घालायला मिळत नाही म्हणून महात्मा गांधींनी सुद्धा एक पंचाच धारण केला असे गाडगे महाराज लोकांच्याकडे पाहिलं समाजाकडे पाहिलं लोक व्यसनी झालेले होते दुराचारी झालेले होते गाडगे महाराजांना असं वाटलं हे लोक सगळे अशिक्षित आहेत म्हणून व्यसन करतात म्हणून गाडगे महाराजांनी गावोगाव मोहीम काढली आणि शाळा काढायला सुरुवात केली ते पहा अनेक गावामध्ये गाडगे महाराजांच्या शाळा आहेत आश्रमशाळा आश्रमशाळा यापुढे कृष्ण भगवान की जय पुढच्या बसत विषय असा चालू आहे व्यास महर्षींनी एवढं मोठं कार्य केलं आणि व्यास महर्षींना असंतोष झाला तेव्हा मी गोष्ट अशी सांगत होतो की गाडगे महाराजांनी एवढं मोठं कार्य केलं आपण जर पाहिलं शहरामध्ये लोक त्या ठिकाणी उपचार करण्याकरता परगावावरून येतात लांब लांबावरून येतात खेडेगावातून येतात तिथे गेल्यानंतर लोकांच्या राहण्याची सोय नसते म्हणून गाडगे महाराजांनी प्रत्येक शहरामध्ये धर्मशाळा काढल्या एवढं सगळं केलं परंतु शेवटी गाडगे महाराज मारुती महाराज गौरव त्यांच्याकडे आपली खंत व्यक्त करू लागले ते म्हणू लागले की मला असं वाटलं होतं लोक सुशिक्षित झाल्यानंतर निर्व्यसनी होतील पण आता मला असं दिसायला लागलं की अशिक्षित लोकांच्यापेक्षा सुशिक्षित लोकसुद्धा जास्त व्यसन करताना दिसतात आणि मग समाजाकरता ज्यांनी आपलं आयुष्य खर्च केलं समाज जर बदलला नाही कधी कधी त्यांना सुद्धा दुःख होतं विषाद निर्माण होतो अरे आपण समाजाकरता एवढं केलं आणि समाजामध्ये बदल होत नाही नथुसिंग बाबा मला सा सांगितलं होतं नथुसिंग बाबांनी की मी मारुती महाराज गुरव गाडगे महाराजांना म्हणाले तुम्ही समाजाकरता पुष्कळ केलं पण आपल्याकरता काहीच केलं नाही आत्मोद्धाराकरता सुद्धा कारण जसा ईश्वर समाजामध्ये आहे तसाच तो आपल्या हृदयामध्ये सुद्धा आहे आपल्या स अंतकरणामध्ये सुद्धा आहे आणि त्या परमात्म्याकडे मात्र तुमचं लक्ष गेलं नाही आत्मोन्नती करता तुम्ही काही साधना करा व्यास महर्षींनी एवढी पुराणं लिहिली आणि व्यास महर्षींना असंतोष होता पहा पुराणामध्ये आलेल्या ह्या ज्या कथा असतात त्या तुम्हाला आम्हाला उपदेश करण्या करण्याकरता त्या कथांची रचना केलेली असते साधू संतांनी तुम्हाला आम्हाला उपदेश करण्याकरता हे चरित्र केलेलं असतं याचा अर्थ खरंच व्यास महर्षींना एवढी पुराणं रचना केल्यानंतर ब्रह्मसूत्र लिहिल्यानंतर असमाधान होतं असं काही मानू नका परंतु मनुष्याच्या जीवनामध्ये असंही होऊ शकतं हे दाखवण्याकरता व्यास महर्षींनी ही लीला केली व्यास महर्षी असंतोष उदास बसलेले असताना सरस्वती नदीच्या किनारी व्यास महर्षींच्या आश्रमामध्ये नारद महर्षींचं आगमन झालं आणि नारद महर्षी आल्यानंतर व्यास महर्षींनी यथावत त्यांची पूजा केली आसन दिलं नमस्कार केला नारदांनी व्यास महर्षींना नमस्कार केला आणि मग नारद महर्षी आणि व्यास महर्षींची मुक्त चर्चा सुरू झाली पाराशर्य महाभाग भवत कश्चिदात्मना परितुष्यती शारीर आत्मा मानस एव वा व्यास महर्षींना नारद महर्षी म्हणतात की आपलं संपूर्ण जीवन समाधानी आहे ना असं म्हटल्यानंतर व्यास महर्षी नारद महर्षींना आपला असंतोष सांगतात हे नारद महर्षी माझ्या जीवनामध्ये मी फार मोठं कार्य केलं वेदाचे चार विभाग केले महाभारतासारखं मोठं काव्य रचलं वेदाचा अर्थ लोकांना कळावा म्हणून इतिहास पुराणांची रचना केली सतरा पुराणांची रचना करून का बरं मला अजून समाधान वाटत नाही तेव्हा नारद महर्षी या ठिकाणी म्हणतात भवतानुदितप्रायम यशो भगवतो मलम एनय वासो न तुष्येत मन्ये तद्दर्शनम खिलम नारदजी म्हणतात आपण बहुधा भगवंताच्या निर्मल यशाचे गुणगान केले नाही मला असे वाटते ज्यामुळे भगवंत संतुष्ट होत नाहीत असे शास्त्र किंवा ज्ञान अपूर्ण आहे यथा धर्मादयश्चार्था मुनिवर्यानुकीर्तिता न तथा वासुदेवस्य महिमा ह्यनुवर्णित धर्म आदी पुरुषार्थांचं जसं आपण निरूपण केलंय प्राधान्याने तसं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या लिलांचं वर्णन चरित्राचं वर्णन आपल्याकडून प्राधान्याने घडलं नाही आणि हे सांगत असताना नारद महर्षी सांगतात अहो व्यास महर्षी नैष्कर्म्यम अपि अच्युत भाववर्जित न शोभते ज्ञानमलम निरंजनम कुतः पुनः शश्वत भद्रमीश्वरे न चार्पितं कर्म यदप्य कारणं नैष्कर्म्यम आपी अच्युत भाववर्जितम न शोभते नैष्कर्म्यम अमलम निरंजनम ज्ञानम अच्युत भाववर्जितम न शोभते म्हणजे मोक्षप्राप्तीचे साक्षात साधन असलेलं निर्मल ज्ञान भगवत भक्ती विरहित असेल तर ते तितकेशे शोभत नाही साधू संतांनी असं म्हटलं शोभते किंतु आलम न शोभते श्रीधर स्वामींनी तर असा अर्थ केलाय की सम्यक अपरोक्षाय न कल्पते याचं तात्पर्य असं आहे की मनुष्याच्या जीवनामध्ये ज्ञान पाहिजे परंतु ज्ञानाबरोबरच भगवान परमात्म्याची भक्तीसुद्धा पाहिजे म्हणून तर साधू संतांनी भगवान परमात्म्याला प्रार्थना केली देवा आम्हाला ज्ञानही दे परंतु बरोबर आम्हाला ते ज्ञान दे भक्ती विन ज्ञान नको देवा विन ज्ञान नको देवा प्रेम ज्ञान नको देवा ज्ञान देवा भक्ती प्रेमवीन ज्ञान नको देवा देवा भक्ती प्रेमावीन ज्ञान नको देवा भक्ती प्रेमावीन ज्ञान नको देवा देवा भक्ती प्रेमावीन ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा जनवा Vamos! दे प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेम सुख दे व्यास महर्षींना नारद महर्षी म्हणतात संसारी लोक स्वभावताच विषयात गुंतलेले आहेत आणि असे स्वभावताच विषयात गुंतलेले जे लोक आहेत त्यांना एकदम ज्ञान पचणार नाही कारण ज्ञान पचण्याकरता पहिल्यांदा अंतकरण शुद्ध पाहिजे विरक्ती नि कही ज्ञानाशी तगनेची नाही आयशे विचारोनी ठाई ठेविले देवे किंवा मोक्ष देईल ज्ञान तेथ किर नाही आन परी ते थारे आयशे मन शुद्ध होवावे आणि म्हणून अगोदर अंतकरणाची शुद्धी झाली पाहिजे तेव्हाच ते ज्ञान त्यांना फलद्रूप होईल सर्वसामान्य संसारी जीवांच्या करता पहिल्यांदा तुम्ही भगवत भक्तीचं वर्णन करा भगवंताच्या लिलांचं वर्णन करा जेणेकरून सर्वांचे अंतकरण शुद्धी होईल भगवान परमात्म्याच्याविषयी प्रेम निर्माण होईल संसारामध्ये आसक्त असलेलं मन भगवान परमात्म्याकडे लागल्यामुळे आपोआप संसारातून बाहेर निघेल आणि मग असं शुद्ध मन आहे त्या शुद्ध मना मनामध्येच मग ब्रह्मबोध ठसावत असतो एखादा मोठा महात्मा असेल तो ज्ञानाने कृतकृत्य झालाय शास्त्र त्याला कोणत्याही प्रकारचा विधी सांगत नाही ज्ञानामृतेन तृप्तश्च कृतकृत्यश्च योगिना नैवास्ती किंचित कर्तव्यम आस्ती चेत नसतत्ववित हे जरी खरं आहे पण तरीसुद्धा ज्ञानोबराय म्हणतात तया ही कर्तव्य असे उरले लोकालागी त्यालाही त्याच्या जीवनामध्ये जीवनमुक्तीचं विलक्षण सुख प्राप्त व्हावं त्याचं जीवन इतरांच्या करता आदर्शभूत ठरावं कारण ज्ञानोत्तर कालामध्ये सुद्धा बाधित अंतकरण वृत्तीने का होईना मन विषयाकार होण्यापेक्षा भगवदाकार व्हावं लोकांना भक्तिभाव वाढून भक्तीची परंपरा हा भक्तीचा संप्रदाय असाच पुढे चालू राहावा म्हणून तर संत श्रेष्ठ ज्ञानोबारायांसारखे भगवत भक्त आपल्या खांद्यावर पताका घेतात आणि भगवान परमात्म्याची વારી કર માજી જીવી જી આવડી માજી જીવી જી આવડી માજી आवडी माझे जीवीची आवडी पंढरपुराने नगोढी पंढरपुराने नगोढी पंढरपुराने

जीवनामध्ये तीन गोष्टीचा समन्वय पाहिजे मनुष्याच्या जीवनामध्ये लौकिक जीवन जगत असताना ज्ञानही पाहिजे ज्ञानाप्रमाणे त्याच्या क्रियाही पाहिजेत आणि त्याचबरोबर प्रेमही पाहिजे काही लोकांच्याकडे ज्ञान भरपूर आहे पण ज्ञानाप्रमाणे क्रिया अजिबात नाही जसा किलोमीटरचा दगड असतो पुणे वीस किलोमीटर मुंबई शंभर किलोमीटर त्याला जर आपण विचारलं तू काय करतो तर म्हटला मी जागेवरच आहे माझं काम फक्त सांगायचं म्हणजे ज्ञान आहे परंतु क्रिया नाही मग ज्ञानासारखी क्रियाही पाहिजे आणि त्याचबरोबर मनुष्याच्या जीवनामध्ये प्रेमही पाहिजे काही लोकांच्या जीवनामध्ये ज्ञान भरपूर आहे क्रियाही भरपूर आहे हे लौकिक दृष्टीने मी सांगतोय परंतु चार चौघामध्ये बसल्यानंतर प्रेमाने दोन गोष्टी करता येत नाहीत आपल्या आजूबाजूला असे कितीतरी लोक असतात जे करोडोपती आहेत खूप काम करतात परंतु त्यांना आपल्या आईवडिलांशी बोलायला सुद्धा वेळ नाही एखाद्या कुटुंबामध्ये अशी चार मुल दोन मुलं आहेत एक मुलगा खूप पैसा कमवतो आहे खूप काम करतो आहे मोठ्या मोठ्या त्याच्या कंपन्या आहेत परंतु घरी आल्यानंतर आपल्या आईवडिलांच्या बरोबर दोन गोष्टी प्रेमाने बोलत नाही आणि एक मुलगा असा आहे तो काही शिकलेला नाही आपला शेती काम करतो आहे पण आपल्या आईवडिलांची चांगली सेवा करतो आहे आईवडिलांना कोणता मुलगा आवडतो सेवा करणारा सेवा करणारा आई वडील म्हणतात जाऊ दे आहेत त्याच्या कंपन्या आहे तो खूप शिकलेला आहे तो ज्ञानी कधी कधी वडील पश्चाताप करतात उगच आपण त्याला शिकवलं कारण त्याला जर आपल्याबरोबरच बोलायला वेळ नाही धड बोलत नाही धड बोलणं नाही बर वेळही नाही आणि धड बोलणंही नाही धड बोली नाही संसारा घरी माता पितरा धड बोली नाही संसारा एर विश्वभरे आदरा मूर्ख जायचा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात पण ते विश्वात तरी आदराने बोलला पाहिजे ना तिकडे काही बोलत नाही म्हणून प्रेम पाहिजे प्रेमाशिवाय स्वामी अखंडानंदाने असं लिहिलंय की समजा भारत देशामध्ये सगळे लोक सुशिक्षित झाले तर आपला भारत देश सुखी होईल का परदेशामध्ये जर आपण पाहिलं तर हंड्रेड पर्सेंट लिटरशी म्हणजे लोक जवळजवळ शंभर टक्के सुशिक्षित आहेत पण परदेशामध्ये जेवढे गुन्हे होतात परदेशामध्ये जेवढ्या हिंसा होतात परदेशामध्ये लोक जेवढे आत्महत्या करतात तेवढे आपल्याकडे होत नाही त्या ठिकाणी शिक्षण आहे पैसा आहे पण एकमेकाबद्दल एकमेकाचं प्रेम नाही मी असं कुठंतरी ऐकलं की अमेरिकेमध्ये फादर्स डे साजरा करतात फादर्स डे म्हणजे आपल्याकडे जसा टीचर्स डे असतो ना शिक्षक दिन म्हणजे तो दिवस शिक्षक दिन म्हणजे शिक्षकांचा आदर करायचा त्या दिवशी तसा तिकडे फादर्स डे म्हणजे वडिलांचा दिवस म्हणजे मुलांनी फक्त त्याच दिवशी आईवडिलांना भेटायला जायचं एरवी आईवडील वृद्धाश्रमामध्ये असतात कशाकरता सांगितलंय केवळ ज्ञान प्राप्त झालं म्हणून मनुष्याचं जीवन सुखी होणार नाही तर ही व्यवस्था चालण्याकरता जीवन सुखी होण्याकरता प्रेम पाहिजे एकमेकाबद्दल एकमेकाचं प्रेम पाहिजे आमचे गुरुहरी महाराज बसलेले आहेत कधी कधी मला विनोदाने म्हणत असतात मी मूर्खांचा बादशाह आहे असं विनोदाने म्हणतात म्हटलं महाराज तुम्ही असं का बोलता आम्ही सुद्धा तुमच्याबरोबर आहे ते म्हटले माझ्याबरोबर सगळे लोक आहे पण एकाचं एकाशी जमत नाही हे काय आपल्या भगवत भक्तीचं फल आहे हे काय आत्मज्ञानाचं फल आहे अरे सगळे आपला आत्मा आहेत असं शिक्षण आपण घेतो सतत त्याचं चिंतन करतो आणि आपलं कोणाचंच कोणाशी जर जमत नसेल कोणाच्याबद्दल जर आपल्याला प्रेम वाटत नसेल तर आपलं शिक्षण हे केवळ पुस्तकी शिक्षण हा जसं भो भूगोल शिकतो आपण भूमिती शिकतो तसंच आपण मग अध्यात्म शिकतो आपण सगळे आलो त्याच्यामध्ये मी सुद्धा आलो त्याच्यामध्ये म्हणून केवळ ज्ञान असून उपयोग नाही तर प्रेम पाहिजे स्वामींनी तीन सूत्र सांगितली एक ब्रह्मात् ब्रह्मात्मबोध सर्वात्मभाव आणि सत्कर्म बुद्धीमध्ये बोध पाहिजे ब्रह्मात्मबोध मी आत्मस्वरूप आहे मी ब्रह्मस्वरूप आहे सगळं जगत ब्रह्मस्वरूप आहे आणि व्यवहारामध्ये वागत असताना सर्वात्म भाव पाहिजे सर्वांशी प्रेमाचा व्यवहार झाला पाहिजे आणि इंद्रियांच्याद्वारे मात्र सत्कर्म केलं पाहिजे व्यास महाराजांनी व्यास किशोरजी व्यास एकदा आपल्या गुरुवारी मारुतीबाबांच्या ऋषीपंचमीच्या दिवशी गेल्या वर्षी आले होते त्यांनी फार सुंदर वाक्य सांगितलं ते म्हटले बुद्धीमध्ये बोध पाहिजे मनामध्ये प्रेम पाहिजे आणि हातामध्ये सत्कर्म पाहिजे तरच मनुष्याचं जीवन परिपूर्ण होईल आज व्यास असंतोष नाही तुमच्या आमच्याकरता व्यास सांगतात केवळ शास्त्राध्ययन केलं पण मनुष्याच्या अंतकरणामध्ये प्रेम नसेल भगवतभाव सर्वांच्या विषयी नसेल त्याचं जीवन अपूर्ण राहू शकतं आज नारद महर्षी व्यास महर्षींना सांगतात भगवान परमात्म्याच्या भक्तीचं फल फार मोठं आहे भगवंताचे गुण अनंत आहे कोणी विचारवंत ज्ञानी पुरुषच संसारातून निवृत्त होऊन भगवंताच्या स्वरूपभूत परमानंदाचा अनुभव घेऊ शकतो म्हणून ज्यांचा परमार्थाकडे ओढा नाही आणि जे गुणामुळे डळमळीत झालेले आहेत त्यांच्या कल्याणासाठीच आपण भगवंताच्या लिलांचं वर्णन करावं जो मनुष्य आपल्या धर्माचा त्याग करून भगवत चरणाची सेवा करतो परंतु सिद्धी प्राप्त होण्यापूर्वी जर त्याचं भजन पूजन सुटलं तर त्याचं काय अमंगल होतं का होत नाही परंतु दुसरा कोणी भगवंताचं भजन न करता केवळ स्वधर्माचं पालन करतो तो जर मध्येच थांबला तर त्याला कोणता लाभ प्राप्त होतो त्याला लाभ प्राप्त होत नाही म्हणून हे मुने जो भगवान श्रीकृष्णाचा सेवक आहे तो भगवत भजन न करणाऱ्या पण धर्मकर्म करणाऱ्या मनुष्याप्रमाणे दैववशात काही पापकर्म झालं तरी मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकत नाही तो सेवक भगवत चरणांच्या अलिंगनाचे स्मरण झाल्यावर त्यापासून परावृत्त होऊ इच्छित नाही कारण त्याला भगवत रसाची गोडी लागलेली असते हे सगळं संस्कृत श्लोकामध्ये सांगितले ते मी मराठीत वाचून दाखवते विद्वानांचं म्हणणं असं आहे की मनुष्याने केलेलं तप वेदाध्ययन यज्ञाचे अनुष्ठान स्वाध्याय ज्ञान आणि दान यांचा एकमेव उद्देश हाच आहे की पुण्यकीर्ती श्रीकृष्णाचे गुण आणि लीला यांचं वर्णन केलं जावं आणि म्हणून नारद महर्षी म्हणतात भगवान परमात्म्याच्या कथेचा सत्संगतीचा एवढा मोठा लाभ आहे माझ्या जीवनामध्ये जी घडलेली क्रांती आहे तीच मी तुम्हाला सांगतो आणि म्हणून नारद महर्षींनी व्यास महर्षींना आपलं स्वतःचं चरित्र सांगायला सुरुवात केली तेविसाव्या श्लोकापासून पाचव्या अध्यायाच्या तेविसाव्या श्लोकापासून नारद महर्षी सांगतात अहम पुरातीत भवे भव मुने दास्यास्तु कश्चाश्च न वेदवादिनाम निरूपितो बालक एव योगिनाम शुश्रूषणे प्रावरशी निर्विविक्षता हे मुनी अहम पुरातीत भवे भव मुने दास्यास्तु कश्चाश्चन वेदवादिना मी गेल्या जन्मामध्ये एक दाशीपुत्र होतो माझे वडील लहानपणीच वारले आमच्या गावामध्ये चातुर्मास्य करण्याकरता काही संत मंडळी आली माझ्या आईला सत्संगतीची आवड होती माझी आई मला घेऊन त्या सत्संगतीमध्ये जायची तिथे मला भगवत कथा ऐकायला मिळायच्या सुरुवातीला नारद महर्षी म्हणतात मला एवढी आवड नव्हती परंतु आईबरोबर मी गेल्यामुळे मी त्या कथेमध्ये बसू लागलो कळत नकळत का होईना माझ्या कानावर साधू संतांचे शब्द पडू लागले आणि संतांचे शब्द पडले भगवत स्वरूपाची चर्चा भगवत गुणानुगा गुणानुवाद कळत नकळत जरी कानावर पडले तरीसुद्धा मनुष्याचं कल्याण करतात माझ्या अंतकरणाची शुद्धी आपोआप होऊ लागली संत संगतीमध्ये मी बसल्यानंतर त्या ठिकाणी संतांची चर्चा चालायची मी कोपऱ्यामध्ये बसून ती सगळी चर्चा ऐकायचो जरी संत उपदेश करत नसतील तरीसुद्धा भगवत पूजेपात शंकराचार्यांनी सांगितलंय की त्यांच्या सहवासात जाऊन केवळ बसा कारण तयाचे भिसाट शब्द सुखे म्हणू येती वेद आणि म्हणून संतांच्या सहवासामध्ये आपण गेलो त्यांची चर्चा असते स्वामींनी तर असं लिहिले साधू संत भांडत असतील तरी संतांच्या जवळ बसावं तुम्ही म्हणाल मग संत पण भांडतात का कधी कधी उष्ण भांडण संत सुद्धा करतात रागावतात उष्ण राग संत सुद्धा आणतात परंतु संतांच्या भांडणामध्ये सुद्धा तुम्हाला लाभ आहे तुम्ही म्हणाल काय लाभ आहे व्यवहारामध्ये भांडावं कसं हे संतांच्या सहवासात तुम्हाला कळेल व्यवहारामध्ये रागवावं कसं संत रागावलेले असतील तरी तुम्ही संतांना पाहिलं तरी संतांच्या सहवासात तुम्हाला कळेल संत रागवतात तेवढ्यापुरतंच परत त्यांच्या डोक्यामध्ये तो विषय राहत नाही तुम्ही आम्ही रागावतो पण जन्मभर द्वेष करत बसतो म्हणून साधू संतांच्या सहवासात नारद महर्षी म्हणतात मी बसायचो भगवत चर्चा चालायची सुरुवातीला मला काहीच कळत नव्हतं तो भगवान परमात्मा असंग निर्विकार नित्य शुद्ध बुद्ध मुक्त आहे हा संपूर्ण प्रपंच माया कल्पित आहे मायामय आहे मनोमय आहे हे ऐकल्यानंतर मला कुतूहल वाटायचं मला काही कळत नव्हतं पण हळूहळू संतांचा सहवास घडला संतांची कृपा झाली आणि नारद महर्षी म्हणतात ती कथा ऐकता ऐकताच मला हा संपूर्ण जगत प्रपंच जो होता तो कल्पित वाटू लागला आणि मी म्हणजे असंग निर्विकार नित्यशुद्ध मुक्त आत्मा आहे असा अनुभव भगवंताची कथा ऐकता ऐकताच मला यायचा कधी कधी कथा ऐकता ऐकता नारद महर्षी म्हणतात माझा कंठ सद्गतीत व्हायचा नेत्रातून असुरधारा व्हायच्या अंगावर रोमांच उभे राहायचे भगवान परमात्म्याच्या कथेचा परिणाम माझ्यावर असा झाला नारद महर्षी म्हणतात की कसा वेळ निघून गेला हेच कळालं नाही चातुर्मास संपल्यानंतर साधू संत जायला निघाले मला असं वाटलं आपणही यांच्याबरोबर जावं संतांनी सांगितलं अजून तू लहान आहेस बाळ योग्य वेळ आल्यानंतर भगवान परमात्म्याचं दर्शन तुला होईल मी माझ्या जीवनामध्ये संतांचं वचन प्रमाण मानलं माझ्या आईने मला तसं शिकवलंच होतं साधू संत तसेच जे सांगतात ते करायचं तिथे आपलं डोकं चालवायचं नाही बऱ्याच वेळेला आपल्याला अनुकूल सांगितलं तेवढं आपण संतांचं ऐकतो आणि आपल्याला प्रतिकूल वाटलं तर मग आपण म्हणतो संतांचं काय सगळंच ऐकायचं असतं का ते जे बोलतात तुकाराम महाराज मानतात त्यांनी जे वचन सांगितलं ते मी शिरोधार्य धरणार त्याच्याशिवाय दुसरं मी काही करणार नाही तेच माझे हित करीते म्हणे शेष घेईन आवडी म्हणे शेष घेईन आवडे तुका म्हणे शेष घेईन मोक्ष घेणावळी तू कामनिशेष घेणावळ तू कामनिशेष घेणावळी तुका शेष घेणावळ वचनन मो सेवेची माझे हित करीते सक तेच माझे हित वचन वचन बोलिले वचन माझे सकल सकल त्या साधू संतांनी मला गुह्यतम ज्ञानाचा उपदेश केला ते ज्ञान कोणतं आहे हे ब्रह्मन पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांना सर्व कर्म समर्पित करणे हेच संसारातील त्रिविध तापावर एकमात्र औषध आहे याप्रमाणे जरी मनुष्याची सर्व कर्मे त्याला जन्म मृत्यूरूप संसार चक्रात आड अडकवतात तरीसुद्धा जर ती कर्म भगवंतांना समर्पित केली तर ते कर्मपणच त्याचं कर्मबंध नष्ट करतं या लोकी जे शास्त्रविद कर्म भगवंताच्या प्रसन्नतेकरता केलं जातं त्यापासूनच पराभक्तियुक्त ज्ञानाची प्राप्ती होते त्या भगवत प्रित्यर्थ केल्या जाणाऱ्या कर्ममार्गावर भगवंताच्या आज्ञेनुसार आचरण करीत लोक वारंवार भगवंताचे गुरु व नामाचे कीर्तन करत करत त्याचं स्मरण करतात त्या साधू संतांनी मला वासुदेव गायत्रीचा उपदेश केला म्हणजे तत्त्वज्ञानही सांगितलं आणि ते तत्वज्ञान फलद्रूप होण्याकरता मंत्र सांगितला नमो भगवते तुभ्यम वासुदेवाय धीमही प्रद्युम्नाया निरुद्धाय संकर्षनाय च भगवान श्री वासुदेवांना माझा नमस्कार आम्ही आपले ध्यान करतो प्रद्युम्न अनिरुद्ध संकर्षण यांना सुद्धा नमस्कार हे देवाला तर नमस्कार पण देवाचा मुलगा प्रद्युम्न त्यालाही नमस्कार देवाचा नातू अनिरुद्ध त्यालाही नमस्कार आणि देवाचा भाऊ संकर्षण आहे त्यालाही नमस्कार कारण एकाच माणसाला नमस्कार केला आणि घरच्यांना केला नाही तरी त्याला राग येतो ह्या श्लोकामध्ये चतुर्व्यूहामध्ये नमस्कार केलेला आहे वासुदेव गायत्रीचा उपदेश केला साधू संतांनी मला आशीर्वाद दिला आणि सांगितलं तू याच ठिकाणी भजन कर चिंतन कर भगवान परमात्म्याची तुला भेट होईल संतांचा आशीर्वाद ज्याला प्राप्त झाला निश्चितच त्याला भगवान परमात्म्याची भेट होते नारद महर्षी म्हणतात साधू संत निघून गेले काही दिवसानंतर एक दिवस माझी आई गुराच्या गोठ्यामध्ये गाईच्या गोठ्यामध्ये धार काढण्याकरता गेलेली होती परत येत असताना तिचा पाय सर्पावर पडला सर्पदंश झाला आणि आई गतप्राण झाली मी रडू लागलो आक्रोश करू लागलो परंतु संतांच्या सहवासामध्ये मी जे काय ऐकलं होतं ते त्याचं मला स्मरण झालं संतांच्या सहवासामध्ये मी ऐकलं होतं भोग तो न घडे संचिता वाचोनी करावे ते मनी समाधान मनवनी मनी मानू नये खेदू नारद महर्षी म्हणतात मला तो भगवंताचा अनुग्रह वाटला म्हणजे आई गेली अनुग्रह मन्यमाना म्हणजे आई जिवंत असताना अशी प्रार्थना करायची नाही बरं का मरावी म्हणून पण समजा जर गेली कारण आई वडिलांची सेवा सकळ तीर्थाचे धुरे जे एका माता पितरे सांगितलेलं आहे परंतु समजा जर गेलीच तरी खेद करत बसण्यापेक्षा आपला परमार्थ सोडण्यापेक्षा नारद मर्षी म्हणतात बरं झालं आता देवाने माझ्यावर कृपा केली आता मी एकटा झालो अनुग्रह मन्यमान प्रातिष्ठम दिशम उत्तराम, उत्तर दिशेला चालत गेलो पिंपळाच्या एका झाडाखाली बसलो भगवंताचं नामस्मरण भगवंताच्या स्वरूपाचं चिंतन करू लागलो चिंतन करता करता एक दिवस माझ्या हृदयामध्ये भगवान परमात्मा प्रगट झाले गोपाल कृष्ण भगवान भावनिर्जित चेतसा औत्कुण् औत्कण्ठ्यात् अश्रुकलाक्ष रध्यासिन्मेषनै हरी भगवंताचं नामस्मरण करता करता कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे आणि हृदयी प्रगटे रामरूप हे व्यासमुनी प्रेमभावाचा अत्यंत उद्रेक झाल्याने माझे सर्वांग पुलकित झाले हृदय अत्यंत शांत झाले त्या आनंदाच्या पुरामध्ये मी असा बुडून गेलो की मला माझे आणि ध्येय वस्तूचे सुद्धा भान राहिले नाही त्या भगवान परमात्म्याचं दर्शन झाल्यामुळं मी माझं विसरून गेलो त्या भगवान परमात्म्याचा आनंद मी घेऊ लागलो भगवत स्वरूपाचं दर्शन मला झालेलं होतं मी भगवत स्वरूपामध्ये लीन झालेलो होतो असा आनंद ती झलक मला लागली आत्तापर्यंत मला कधीच मिळालेला नाही असा आनंद ज्याच्यामध्ये ध्येय नाही ध्याता नाही ध्यान नाही असा आनंद मला त्या ठिकाणी मिळाला आणि मिळाल्यानंतर मग मी पुन्हा पुन्हा भगवदाकार वृत्ती करू लागलो तशीच मला वृत्ती होईल का असा प्रयत्न करू लागलो नारद महर्षी म्हणतात परंतु आता तशी वृत्ती होत नव्हती दोन्ही पद्धतीने आपल्याला घेता येईल तेवढ्या पुरता आपल्याला निर्गुण स्वरूपाची झलक लागली किंवा सगुण रूपाने भगवान परमात्मा माझ्या हृदयामध्ये सतत कृष्णमूर्ती सावळी खेळे हृदय एकमय पुन्हा पुन्हा मी ते भगवंताचं दर्शन करू लागलो परत होत नव्हतं तेवढ्यामध्ये आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीने मला सांगितलं हे निष्पाप बालका तुझ्या हृदयात मला प्राप्त करण्याची जिज्ञासा जागृत करण्यासाठीच म्हणून मी तुला एक वेळ माझ्या स्वरूपाची झलक दाखवली मला प्राप्त करण्याची आकांक्षा असलेले साधक आपल्या हृदयातील सर्व वासनांचा हळूहळू त्याग करतात एकदा भगवान परमात्मा झलक दाखवतो जेणेकरून साधकाचा विश्वास डळमळीत होऊ नये त्याला त्या स्वरूपाची आवड निर्माण व्हावी आणि मग मात्र सर्व वासनांचा क्षय झाल्याशिवाय सतत भगवान परमात्म्याचं दर्शन होत नाही अजून काही वासना शिल्लक आहेत तू पुन्हा माझं चिंतन कर तुला पुढच्या अवतारामध्ये मात्र सतत माझं दर्शन होईल नारद महर्षींचा तो देह पडला भगवंताचं चिंतन करत करत नारद महर्षी म्हणतात प्रलय झाला कल्प संपलं होतं दुसऱ्या कल्पामध्ये मात्र ब्रह्मदेवाचा मानसपुत्र म्हणूनच माझा अवतार झाला भगवान परमात्म्याने प्रसाद म्हणून स्वतः ही वीणा मला दिलेली आहे देवदत्ता स्वर स्वरब्रह्म स्वरब्रह्मविभूषितां मूर्छयित्वा हरिकथाम गायमानश्चराम्यहम म्हणून ही वीणा अशी आहे तेव्हापासून ही वीणा आलेली आहे बरं का आपल्याकडे त्याच्यामध्ये सात स्वर आहेत स्वर ब्रह्म विभूषिताम हे सात स्वर सारे ग म पधनी या सात स्वरांना ब्रह्मरूप मानलं जातं असं खाली टीप लिहिलेली इथं आणि म्हणून सामवेदामध्ये याचं खूप वर्णन आलेलं आहे याज्ञवल्क्य श्रुतीमध्ये असं म्हटलंय आहे विनावादन तत्वज्ञ श्रुतीजाती विशारदह तालज्ञश्च अप्रयाशेन मोक्षमार्गेन गच्छती आणि म्हणून ही विना मी वाजवत असतो आणि सतत भगवंताचं नामस्मरण करत असतो चिंतन करत असतो हे नारद महर्षी म्हण नारद महर्षी म्हणतात हे व्यास महर्षी तुम्हीसुद्धा भगवान परमात्म्याच्या लीला तुम्ही समाधी लावा समाधीमध्ये तुम्हाला ज्या लिलांचं दर्शन होईल त्या सर्व लीला तुम्ही लिहून काढा त्याची एक संहिता बनवा असं नारद महर्षी व्यासमर्षींना सांगतात आणि नारद महर्षी व्यासमर्षींचा निरोप घेतात भजन करत करत निघाले दोन मिनिट आपण भजन करू नारायण श्रीमंत